सर्ग सतरा श्रीराम पुढे म्हणाला अनिवार्य अशी तृष्णा ही हृदयात अंधकार उत्पन्न करणारी रात्र आहे एकदा जीवाच्या अंतकरण रूपी आकाशामध्ये तिचा उदय झाला म्हणजे काम क्रोधादी विकार रूपे घुबडांचे समुदाय सर्वत्र आपला प्रभाव गाजवू लागतात सूर्याच्या तेजाने जसा चिखल शोषला जातो त्याप्रमाणे अंतःकरणात दाह उत्पन्न करणाऱ्या आणि स्नेह दाक्षिण्यादी सर्वच वृत्ती हिरावून नेणाऱ्या चिंतने माझे चित्त शून्य झाले माझ्या चित्तरूपी निबिड अरण्यात मोहरूपी अंधार पसरून त्यामुळे ते चित्त शून्य झाले तसेच आशारूपी पिशाच्याने अंतःकरणात भीषण असे तांडव नृत्य आरंभले दुःख विलापाने मुखावर अश्रुबिंदू निर्माण झाले असून त्यामुळे मुखावर म्हणाला आहे अशी माझी अवस्था झाल्यामुळे कांचन पुष्पाप्रमाणे पांढरट दिसणारी चिंतारूपी हरभऱ्याची मंजिरी हृदयांतरी वेगाने विकास पावते सागराच्या पृष्ठभागावर असंख्य लहरी निर्माण होतात त्याप्रमाणे चिंतेच्या प्रभावाने अंतकरणात भ्रम निर्माण होऊन यामुळे चित्तात विकारांच्या अनेक लहरी निर्मिल्या जात आहेत या देहरूपी पर्वतावर उद्दामपणे केलेल्या भाषणांचा आवाज उत्पन्न होत आहे आणि त्या पर्वतातून वाहत जाणाऱ्या तृष्णारूपी नदीत विविध विषयांचे तरंग उसळत आहेत वृक्षावरील वाळलेले पान सुसाट वाहणाऱ्या वाऱ्याने भलतीकडे नेण्याचे कार्य व्हावे त्याप्रमाणे तृष्णेने चित्तरूपी चातकाची स्थिती केली असून ती त्याला भलत्याच विषयाकडे नेऊन सोडते तंतुवाद्यावरील चर्मतंतू दुष्ट उंदरी जशी कुरतडून टाकते त्याप्रमाणे ही तृष्णा मी स्वतःच्या ठिकाणी जो जो विवेक वैराग्याचे गुण आणण्याचा प्रयत्न करतोय तो तो चित्तातली ही तृष्णा माझ्या सर्व प्रयत्नांचा उच्छेद करते पाण्याच्या भोऱ्यात अडकून झाडाचे शुष्क झालेले पान फिरत राहावे वाऱ्याच्या झोतात सापडून शुष्क गवत भरकटत राहावे किंवा आकाशामध्ये शरद ऋतूतील मेघाने इतस्त हा संचार करीत राहावे तसाच मीही चिंतारूपी चक्रावर भ्रमण करीत राहिलो आहे आपल्या पारमार्थिक स्वरूपाकडे जाण्याला असमर्थ असल्याने पक्षी जसे जाळ्यात अडकून राहतात त्याप्रमाणे चिंतारूपी जाळ्यात आम्ही अडकून पडलो आहोत तिथेच लोळतो आहोत हे तात तृष्णारूपी अग्नीच्या ज्वाळेत मी पोळला जातोय आणि अमृताच्या योगानेही हा दाह शांत होणार नाही असे मला वाटते एकदा इकडे तर एकदा तिकडे अशा रीतीने ही तृष्णारूपे घोडे सर्व दिशांना भ्रमण करते रहाटावरील दोरीप्रमाणे असलेली ही तृष्णा जडाशी संपर्क ठेवते त्याला वर खाली अशा रीतीने फिरवते ही नित्य हालचाल करणारी आणि ग्रंथीयुक्त असते या तृष्णेने हृदयामध्ये स्थान मांडले असून तेथून काढण्यासाठी तिथे पाश तोडणे कठीण आहे नाकात वेसन घातलेला बैल जसा हवा असेल तिकडे फिरवून नेता येतो त्याप्रमाणे ही तृष्णा तिच्या मनाप्रमाणे माणसांना हवी तशी आणि पाहिजे तिकडे फिरवते पारध्याची स्त्री जशी पक्षांना पकडण्याकरता जाळी तयार करते त्याप्रमाणे ही तृष्णा माणसांना आकर्षित करण्यासाठी स्त्री पुत्र मित्र इत्यादींचे जाळे तयार करते तृष्णेचा प्रभाव तर एवढा विलक्षण आहे की अंधारा रात्रेप्रमाणे ती माझ्यासारख्या धैर्यवानालाही भयभीत करते डोळस माणसालाही अंध बनवते आणि नित्य सुख अनुभवणाऱ्याच्याही वाटेला खेद उत्पन्न करते तृष्णा ही कुटील आहे तिचा स्पर्श सहवास आरंभी गोड सुखद वाटतो परंतु परिणामी ती विषाप्रमाणे घात करणारी ठरते एखादी काळी नागिन जशी तिला जराही स्पर्श झाला की लगेच डसते तशी ही तृष्णाही असून तिला स्पर्श केल्याबरोबर ती माणसाला मूढ बनवते नाना प्रकारचे मोह आणि विविध रोग यांच्यामुळे मनुष्याच्या हृदयाचा भेद करून टाकणारी ही तृष्णा स्वतः दीन असून एखाद्या दुष्ट राक्षसासारखी ती इतरांना दीन करून सोडते हे ब्रह्मन एखादी जीर्ण आणि फुटलेली वीणा असते तशी तृष्णा असते त्या विणेच्या तारा जरी कितीही चांगल्या असल्या तरी विणेचा भोपळा आळसाने दुरुस्त करायचा राहून गेला म्हणजे प्रत्यक्ष मंगलोत्सवामध्ये ती कोणाच्याही उपयोगाची राहत नाही तसेच ह्या तृष्णेच्या जाळ्यात जर एकदा मनुष्य सापडला तर त्याला खरे सुख कधीच प्राप्त होत नाही पर्वतावर उगून येणाऱ्या वेलीप्रमाणेच या तृष्णेची स्थिती असते ती त्या वेलीप्रमाणेच अत्यंत मलिन उन्मादकारी विस्तारणारी आणि पुष्कळ चिकारपणा उत्पन्न करणारी असते एखाद्या वृक्षाच्या क्षीण अवस्थेतील मंजिरीप्रमाणे तृष्णा ही सुद्धा दुःखद शुष्क आणि निष्फल असते तसेच ती अमंगल करणारी आणि कठोर भासते खरोखरी तृष्णा एखाद्या वृद्ध वेश्याप्रमाणेच आहे कारण ती कोणालाही वश मात्र न होता सर्वांच्या मागे धावत असते परंतु अखेर तिला कोणतेही फळ मिळत नाही तृष्णा ही वृद्ध नर्तकीच आहे ती नाना तऱ्हेच्या रसाने युक्त अशा संसार रूपी शालेमध्ये सतत नाचत असते या संसार रूपी अमर्याद जंगलामध्ये उत्पन्न झालेली एक विषवल्ली म्हणजे ही तृष्णा वृद्धावस्था हे तिच्यावरील फूल तर उन्नती आणि अवनती ही तिच्यावर आलेली फळे कृष्णेला जी जी गोष्ट असाध्य असेल ती ती गोष्ट साध्य करून घेण्यासाठी ती आपले तांडव म्हणजे थैथयाट करायला कधी चुकायची नाही या प्रकारे एखाद्या वृद्ध नर्तकीप्रमाणेच स्वतःला उत्साह नसताना सुद्धा ती नृत्य करीत राहते मोहावरण रूपी धुक्यामध्ये ती नृत्य करू लागते आणि विवेकरूपी प्रकाश उत्पन्न झाला म्हणजे तिची गती आपोआप थांबते तृष्णा ही एक चंचल लांडोर आहे असाध्याने दुर्गम अशा ठिकाणी देखील ती प्रवेश करून घेते ही तृष्णा म्हणजे एक निर्झर असून त्याच्या पृष्ठभागावर जड विषयांच्या असंख्य लहरी निर्माण होतात हा तृष्णारूपी निर्झर क्षणात रिकामाही होतो आणि क्षणात भरूनही जातो भूक आणि तहान याने पिडलेली ज्याप्रमाणे फळाच्या आशेने एका झाडावरून दुसऱ्या झाडावर जाते त्याप्रमाणे ही तृष्णा सुद्धा एका पुरुषाचा आश्रय सोडून देऊन दुसऱ्या पुरुषाचा आश्रय करते प्राप्त व्हायला अवघड आणि अशक्य अशा वस्तूंची ती इच्छा धरते आणि तिला कोणतीही वस्तू प्राप्त झाली तरी तिची कधी तृप्ती म्हणून होतच नाही तृष्णा ही चपल आणि चंचल वानरीप्रमाणे असून ती एके ठिकाणी कधीही स्थिर होत नाही मनुष्याचे दैव हे जसे शुभ किंवा अशुभ असा विचार न करता हवी तशी चेष्टा करते तसेच या तृष्णेची कृती असते क्षणात पाताला तर क्षणात आकाशात असा तिचा संचार होत असतो अशा रीतीने तृष्णा ही हृदय रूपे कमलावरील भ्रमरीप्रमाणे असून ती निरनिराळ्या दिशारूपे कुंजांमध्ये विहार करीत असते संसारात जे भिन्न भिन्न प्रकारचे दोष आहेत त्यामध्ये तृष्णा हे अतिशय दुःखदायक आहे मनुष्य अगदी शा आत अंतपुरामध्ये बसलेला असला तरीही तृष्णा त्याला तेथून काढून मोठ्या संकटात नेऊन ढकलते ज्याप्रमाणे आकाशात उत्पन्न झालेली मेघमालिका ही हवेत गारवा निर्माण करते सूर्यदर्शन होऊ देत नाही आणि सर्व सर्वभर दाट धुके धुके पसरवते त्याप्रमाणे तृष्णा ही माणसाला मूर्ख बनवून त्याला आत्मदर्शन होऊ देत नाही आणि त्याच्या अंतःकरणात अनेक मोह निर्माण करते संसारात वावरणाऱ्या सर्व जीवांच्या मनाला तृष्णेने पशु दावणीला बांधतात तसे जखडून टाकलेले असते गगनात दिसणारे इंद्रधनुष्य हे दोरी नसलेले मोठमोठ्या मेघामध्ये भासणारे आणि स्वतः खोटेच असते त्याप्रमाणे तृष्णा हे विस्मयात पाडणाऱ्या हेतूने युक्त दुष्ट वासना गुणाने परिपूर्ण दीर्घ दुर्जनांच्या ठाई वास करणारी आणि स्वतः तुच्छ अशी वास असूनही माणसाच्या मनात मात्र ठाण बांधून ठाण मांडून बसलेली असते ही तृष्णा उत्तम गुणरूपी पिकाचा नाश करणारी वीजच आहे तृष्णा शरद ऋतूप्रमाणे आपत्ती रूपे फलाची वृद्धी करणारी असून ती बर्फाप्रमाणे ज्ञानरूपे कमलाचा नाश करते हेमंत ऋतूतील रात्रीप्रमाणे ही तृष्णा रूपे आकाशातील रूपे अवकाशातील अंधकार द्विकोणीत करते संसार रूपी नाटकातील ही तृष्णा नटी आहे प्रवृत्ती रूप घरट्यात राहणारी पक्षी नाही मनोरथ रूपी अरण्यातील ती हरिणी आहे मदनाच्या संगीतातील ती वीणा आहे ही तृष्णा व्यवहाररूपी समुद्रावरील लाट मोहरूपी चांडाळाच्या हातातील शृंखला उत्पत्तीरूप वटवृक्षावर वाढणारी लता किंवा दुःखरूपी कुमुदांचा विकास करणारी चंद्रिकाच म्हणता येईल जरा मरणादी दुःखरूपी रत्ने धारण करणारी रत्न मंजुषाच अशी ही तृष्णा आधी रूपी विविध विलासांचे प्रदर्शन करणारी उन्मत्त वेश आहे ती क्षणामध्ये विवेकाच्या प्रकाशात स्पष्ट दिसत असते तर क्षणात अंधकारयुक्त होऊन असते आकाशातील मार्ग जसा स्पष्ट दिसत नाही त्याप्रमाणे तृष्णेचे स्वरूपही स्पष्ट दिसत नाही निमिषात निरनिराळे मोहतीचे स्वरूप धुक्याप्रमाणे अंधुक बनवण्यास कारण होतात तृष्णेचे स्वरूप असे अदृश्य आणि चपल आहे परंतु मेघाने आणि अंधाराने युक्त असलेली कृष्ण पक्षातील रात्र संपली म्हणजे जसा राक्षसांचा संचार थांबतो तशाच पद्धतीने विचार केला तर तृष्णेचा नाश झाला म्हणजे मनुष्याच्या देहापासून उत्पन्न होणाऱ्या सर्व प्रकारच्या श्रमांची शांती होते जोवर तृष्णारूपी भयंकर महामारी मनुष्यावरचा आपला पगडा सोडत नाही तोवर संसारातील दुःखाने व्याकुळ आणि आत्मज्ञान नसलेला मनुष्य तृष्णेमुळे मोहात पडत असतो मनुष्याने विषयांचे चिंतन करणे ते सोडून दिले म्हणजे त्याची सर्व प्रकारची दुःखे नाहीशी होतात तृष्णारूपी महामारीचा रोग नाहीसा करण्यासाठी प्रथम विषयांचा ध्यास नाहीसा करणे हाच खरा मंत्र आहे असे सत्पुरुष सांगतात सरोवरातल्या मच्छीप्रमाणे असलेली तृष्णा सृष्टीमध्ये तृण काष्ट पाषाण इत्यादी सर्व वस्तूंच्या आमिषाला भुलते आणि त्यांच्याबरोबरच आपलाही नाश करून घेते सूर्याचे किरण कमलांना प्रफुल्लित करतात तर रोगांची पीडा आणि तृष्णारूपी स्त्री धैर्यवान माणसालाही उत्तान वा उताळा बनवते लता ही रसही नसते तिला गाठी असतात बाहेरच्या बाजूला मोठमोठे काटे असतात आणि अशाही अवस्थेत सर्वांना प्रिय असलेले मोती तिच्यातून उत्पन्न होतात त्याचप्रमाणे ही तृष्णारूपी स्त्री स्वतः निरस असते परंतु मनुष्याच्या अंतःकरणात दृढ आसक्ती ती उत्पन्न करते तिच्यापासून अनेक चिंता आणि अनेक दुःखे निर्माण होतात तिला मोती मात्र अत्यंत प्रिय असतात अहो केवढे महान आश्चर्य की अशा रीतीची ही तृष्णा नाही शिकवणे फार कठीण असून जे महान बुद्धीचे लोक असतात ते विवेकरूपी खडगाच्या धारेने या तृष्णेचा शिरच्छेद करतात हे ब्रह्मन मनुष्य प्राण्यांच्या हृदयात वास करणारी ही तृष्णा जितकी तीक्ष्ण असते तितकी तीक्ष्ण खडगाची धारही नसते किंवा वज्राची तेजस्विता व तापलेल्या लोखंडातून बाहेर पडणाऱ्या ठिणग्या यांचीही तीक्ष्णता तृष्णेपेक्षा कमीच असते दिव्याची ज्योत मध्यभागी उजळ असली तरी तिचे टोप काळे आणि तीक्ष्ण असते तेल आणि वात यांच्या योगाने ती ज्योत प्रकाश देते आणि स्पर्श करायला कठीण असते त्याप्रमाणेच तृष्णा ही मध्या काळात नानाविध भोग आणि वैभव यांनी युक्त असते परंतु अंतिम दुःख आणि मृत्यू यामध्येच तिथे पर्यवसान होते पत्नी पुत्र या ते प्रेम आणि बाल्य तारुण्य इत्यादी दशा यांनी तृष्णा युक्त असते ती प्रत्यक्ष असते म्हणूनच आत्म आप्त मित्रांच्या वियोगाचे दुःख असह्य करते मनुष्य अगदी मेरूप्रमाणे धीर गंभीर असला तरी विद्वान असला स्थितप्रज्ञ असला तरी तृष्णेच्या ठिकाणी असे अद्भुत सामर्थ्य असते की ती त्या मनुष्याला तुच्छ आणि हीन बनवते विंध्य पर्वतातील प्रचंड नदीप्रमाणे ही भयंकर असून तरुण जाण्याला अवघड असते एखाद्या निबिड जालाप्रमाणे रजगुणाने बद्ध करून टाकणारी आणि अंधारयुक्त दाट धुक्याने युक्त असणारी ही तृष्णा एकटी असूनही सर्व विषयांना व्यापून टाकते आणि सर्वत्र संचार करत असते क्षीरसागराच्या पृष्ठभागावर निर्माण होणाऱ्या सहस्रावधी लाटामध्ये दडून असलेली मधुर शक्ती समजून येत नाही त्याप्रमाणेच तृष्णाही शरीरामध्ये वास्तव्य करून असताही तिथे खरे स्वरूप समजायला कठीण असते इथे श्री वासिष्ठ महारामाने वैराग्य प्रकरणे सप्तदश सर्ग हा